एक लग्न असेही भाग सोळावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले ते सगळे मूवी पाहायला गेले होते आणि आता पुढे घरी पोहोचले तेव्हा दुपारचे तीन वाजले होते शर्वरी येताच तिच्या बेडरूममध्ये गेली ती आज मनातून खूप खुश फील करत होती थोडा वेळ आराम करून घ्यावा म्हणून जरा झोपली अर्धा पाऊण तासच झाला असेल तोच साक्षी तिला भेटायला आली ती अजूनही झोपली आहे हे पाहून तिने तिला उठवलं ए शर्वरी उठ ग झोपलीस काय शर्वरी विचारते तू केव्हा आलीस साक्षी म्हणते हा प्रश्न मी विचारायला हवा ना काय ग चार दिवस झाले आली आहेस आणि मला आज कळतंय तुझे बाबा भेटले म्हणून मला कळालं तुला तर मला पत्ताही लागून द्यायचा नव्हता वाटतं शर्वरी सांगते अगं नाही ग असं काही मी विसरले साक्षी म्हणते ओ हो हो हो आता माझी गरज नाही ते सांग ना गप ग मार खाशील काय म्हणत आहेस बोल शर्वरी विचारते माझं काय नेहमीचंच ग तू सांग काय म्हणतोय समीर तिने अचानक समीरचं नाव काढलं तशी शर्वरी लाजली तो बरं आहे की ती खाली पाहत स्माईल करत बोलली साक्षी म्हणते अरे तू चक्क लाजते आहेस आधी का त्याचा एवढा रागराग करत होतीस मग हे बरं आहे की गप बसतेस का आता तिला एक फटका मारत शर्वरी बोलली साक्षी म्हणते अगं चेहरा बघ तुझा फक्त त्याचं नाव घेतलं तर चांगलीच प्रेमात पडलीस की त्याच्या शर्वरी सांगते तो तसा चांगला आहे ग मीच ओळखायला वेळ केला होतं ना ग असं कधी कधी हो का हे कधी कळालं ग वेळीच आहेस बघ पण चला बरं झालं साक्षी तिला म्हणाली तशी ती तिला एकदम बिलगली थँक्यू साक्षी मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी आनंदात आणि दुःखातही साथ देणारी मी मात्र नको तिथे विश्वास ठेवून चुकले यार you are my best friend forever Sharvari म्हणाली साक्षी सांगते आत्ता कळलं ना तुला मी तुला मानत होतेच पण तूच नव्हती मानत but now I am so happy असं काही नव्हतं ग पण कुणी फसवलं तर नकळतच चांगल्या लोकांपासूनही आपण दुरावतो असं काहीस झालेलं but now see everything is all right त्या दोघी बराच वेळ गप्पा मारत बसलेल्या आई जेव्हा दोघींना कॉफी द्यायला आली तेव्हा चुकून त्यांचं बोलणं ऐकलं पण ती बदलते हे पाहून त्यांना आणखी बरं वाटलं तो दिवस असाच गेला रात्री झोपताना एकदा समीरशी बोलून ती झोपी गेली कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जे जायचं होतं सकाळी उठताच समीरचा गुड मॉर्निंगचा मेसेज तो पाहताच त्याला रिप्लाय करून ती आवरू लागली कपड्याची बॅग तर रात्रीच भरून ठेवली होती नाश्ता वगैरे झाल्यावर निघायचं होतं आईबाबांच्या पाया पडल्यानंतर चला आई बाबा मी येईन अशीच पुन्हा कधीतरी तुम्ही स्वतःची काळजी घेणार आहात आणि काही जरी वाटलं तरी मला फोन करणार आहात मी येईन ओके तिचं असं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी झालं अगं हे काय आता तुझ्या डोळ्यात पाणी का बरं काय ग मला रडवायचं आहे का आता तुला शर्वरी म्हणाली नाही ग चाललीस ना म्हणून वाईट वाटतंय बाकी काही नाही आई म्हणते आणि तू पण काळजी घे स्वतःची आणि समीरची पण बाबा सांगतात शर्वरी म्हणते हो बाबा बरं निघू आता हो चल बाय ती निघाली आणि डोअरपर्यंत येते तोच बेल वाजली एवढ्या सकाळी कोण आलं असेल बाबा म्हणत होते तोच तिने डोअर ओपन केले पाहते तर समोर समीर होता अरे तू ये ना आत मला काही बोलला नाही तू येणार आहेस ते अगं म्हटलं अचानक जावं तसही तुझी बॅग पण घ्यायची आहे ना तो तिच्याकडे एकटक पाहत बोलत होता आणि ती नेहमीप्रमाणे नजर चुकवत केस मागे सारू लागली ये ना बस कॉफी ठेवते मी आई म्हणते अगं पण मला उशीर होईल आता शर्वरी सांगते काही नाही होत एक दिवस उशीर झाला तर त्याला काय विना कॉफी घेता सोडायचं ते काही नाही तू बस रे निवांत बाबा म्हणाले आणि आता पंधरा वीस मिनिटे यामध्येच जाणार हे लक्षात घेऊन तीही बसली बाबा त्याच्याशी गप्पा मारत होते आणि अधूनमधून ती त्याच्याकडे चोरून पाहत होती पण त्याचं असं अचानकपणे येणं तिला खूप आवडलं होतं चला येतो आई बाबा निघायचं का समीर शर्वरीकडे पाहून म्हणाला हो थांब बॅग घेऊन आले असे म्हणत ती आज जाऊन बॅग घेऊन आली दोघेही निरोप घेऊन निघाले खाली पार्किंग मध्ये येताच तो डिकीत सामान ठेवत होता तोच त्याला बिलगली अगं काय चल उशीर नाही होत का आता आय लव्ह यू समीर हो मला माहीत आहे चल ग तिला थोडं जवळ घेऊन ते दोघे कारमध्ये बसून निघाले मग किती मिस केलंस मला समीर विचारतो छे छे मी कशाला मिस करू तुला ती उगाच म्हणाली तो सांगतो हो का असं आहे का तशी मलाही अजिबात आठवण नव्हती येत तुझी एवढी नताशा असताना मी तर विसरलो होतो की आपलं लग्न झालंय ते हो ना ठीक आहे ती पुन्हा शांत झाली आणि बाहेर पाहू लागली केवढा राग येतोय आता कसं झोंबलं ना बाप रे वातावरण खूप गरम झालं तो एकटाच बोलत होता आणि ही रुसून एकही शब्द बोलत नव्हती ए वेडाबाई अगं गंमत करत होतो मी ए अगं ऑफिस येईल तुझं आता जाताना तरी हसून निरोप द्यावा ग ए शरू ऐकते का तू तिचं ऑफिस आलं आणि ती एक शब्दही न बोलता निघून गेली तिला तिच्या ऑफिसमध्ये सोडून तो स्वतःच्या ऑफिसमध्ये निघून गेला पण आज काही त्याचं मन ऑफिसमध्ये लागतही नव्हतं त्यात आजच्या एका मीटिंगमध्ये त्याला कळलं की दोन दिवसानंतर त्याला बँगलोरला जावं लागणार आहे म्हणजे चार दिवस तरी तो नसणार होता अरे यार काय चाललंय ती चार दिवस नव्हती आता मी नसेन तिला सांगायला म्हणून फोन केला कारण सकाळी ती चिडल्यानंतर बोललीच नव्हती पण त्याचा ही ती उचलत नव्हती केवढा राग हा काय यार शरू मनाशी म्हणत निघताना तो जरा लवकरच निघाला तिला खोटाच मेसेज केला माझी तब्येत बरी नाही मी लवकर निघतोय तर तूही लवकर निघ तसा लगेचच तिचा कॉल आला तो तेव्हा कार चालवत होता हॅलो समीर काय झालं तू ठीक आहेस ना मला सांगणार आहेस का तुला काय होतंय ते समीर बोल ना ती एकावर एक प्रश्न विचारत होती तो सांगतो काय मला जरा बरं वाटे ना ग त्यात तू माझा फोन पण उचले ना सकाळी पण कशी रागावून गेलीस तू मग तू कसा बोलतोस रे काय होतंय तुला मला तू सांगशील का आता ती विचारते हो ग तुला भेटूनच सांगतो आता मी निघालोय कार चालवत आहे तू तयार रहा, मी पोचतो दहा मिनिटात बरं ठीक आहे नीट ये ती आवरून तयार झाली बाहेरच येऊन थांबली तेव्हा सहा वाजत आले होते त्याची कार आलेली पाहताच ती धावतच येऊन बसली आत येताच त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला काय सांगणार आहेस का आता तरी काय रे बोल ना आता समीर आधी घरी जाऊया का तो म्हणाला पण मला सांगायला तुला काय हरकत आहे मी आपली काळजी करते केव्हाची तो इतका शांतपणे कार चालवत होता की वेड लागायची वेळ आली होती काहीच वेळात ते त्यांच्या अपार्टमेंट खाली होते घरात येताच अरे सांगणारच का मला ताप तर नाही मग अचानक काय झालं त्याने तिची बॅग आत बेडरूममध्ये आणली ती त्याच्या पाठीमागेच त्याला विचारत विचारत गेली बॅग ठेवली आणि तिच्याकडे वळला आणि तिला घट्ट मिठी मारून म्हणाला काय आहे ना माझ्यावर कोणी प्रेमच नाही करत त्यामुळे मला ना हार्टमध्ये पेन होऊ लागलंय काय खोटारड्या म्हणजे मला मुद्दाम सांगितलं बरं नाही म्हणून कसं रे आहेस तू सगळं काम सोडून आले मी सोड बोलू नकोस माझ्याशी पण तो काही सोडतच नव्हता काय यार तू अजून भांडणारच आहे का माझ्याशी मला जावं लागते परवा बँगलोरला चार दिवस नसणारे मी मग बस या भिंतींशी भांडत चालेल ना तो सांगतो काय सांगतोय तू पण हे कधी ठरलं ती त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली आजच तर मध्ये कळालं आणि तू भांडा माझ्याशी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हे रे काय आता ती म्हणाली म्हणून तर निघून आलो लवकर खूप मिस करत होतो तुला पण तुला काय तो म्हणाला ती सांगते मला काय ना म्हणजे काय मग तू सारखं तिचं नाव का घेतो समीर शेवटचं सांगते हा गमतीमध्ये सुद्धा तिचं नाव नको घेत जाऊ प्लीज बरं बाबा नाही घेत मग तर झालं पण आता तरी ये ग माझ्याजवळ असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले आणि तिला गालावर किस करू लागला कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत असाच गेला कळलंही नाही एवढ्यात समीरचा फोन वाजला आणि पाहिलं तर सात वाजत आले होते तो रोनितचा फोन होता मी आलोच हा शरू असे म्हणत तो गॅलरीमध्ये गेला आणि ती फ्रेश व्हायला गेली जेवण बनवायचं होतं म्हणून फ्रेश होताच ती किचन मध्ये जाऊन काम करू लागली हा बोल ना रोनित काय म्हणत आहेस रोनित सांगतो अरे तू म्हणालेला ना नताशाचा कॉन्टॅक्ट बद्दल तर तेच बोलायचं होतं आता बोलू शकतोय ना तू समीर विचारतो हो घरी आहे मी शर्वरी आत आहे तू बोल ना काही कळालं का रोनित सांगतो अरे आता एवढंच कळालंय की ती न्यूयॉर्कला असते आपला तो सिद्धार्थ नाही का त्याला भेटली होती एकदा त्याच्याकडून कळालं समीर विचारतो अरे पण कॉन्टॅक्ट नाही का भेटला तिचा नाही रे पण भेटेल काही दिवसात तो तिथेच असतो म्हणाला आहे जर पुन्हा भेटली तर मिळवतो तिचा कॉन्टॅक्ट रोनित म्हणाला ओके ठीक आहे समीर म्हणतो रोनित विचारतो बाकी तुझं आणि शर्वरीचं सगळं ठीक आहे ना समीर सांगतो हो अजून तरी काही प्रॉब्लेम नाही पण तिचं नाव घेतलं की जरा चिडते रोनित म्हणतो हो ते तर होणार ना इतर कोणतीही मुलगी असती तरी अशीच रिॲक्ट झाली असती मला ज्या मज्जा येते रे तिला नताशावरून चिडवायला पण मगाशी सक्त ताकीद भेटली आहे मला तिचं नाव काढायचं नाही म्हणून समीरला हसू येत होतं काय रे तू बरं चल भेटला कॉन्टॅक्ट की सांगतो मग तुला बाय रोनित म्हणाला समीर म्हणतो ओके चल बाय तिने मसाला राईस बनवायला घेतला होता त्याचीच तयारी करत होती तोच मागून येऊन त्याने पकडले आणि म्हणाला काय बनवत आहेस तू मसाला राईस तुला आणखी काही हवंय का ती विचारते हो म्हणजे तू देणार असशील तर आणखी तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तिला किस करू लागला काय चाललंय समीर मला काम करू दे अरे तू बाहेर जा बघू त्याला दूर करत ती बोलली अगं बाहेरून मागवलं असतं की आज कशाला करत बसली तू बरं मी मदत करू का सांग ना काय करू पुन्हा जवळ येऊन म्हणू लागला ती म्हणते हे पाहिलं का काय आहे तो विचारतो लाटणं का ग याने काय करायचं आहे आता बाहेर गेला नाहीस ना तर यानेच मारेन ती म्हणाली तो म्हणतो काय ग तू आता मला वेळ हवा होता ना तुझा ती सांगते हो का मग जेवण झाल्यावर कुठे जायचंय का काय यार तू लवकर आवर ग तोपर्यंत मी टी व्ही पाहतो तो असे म्हटल्यावर गेला असेल असं समजून ती पुन्हा जेवणाची तयारी करू लागली त्याचं वागणं आठवत हसू येत होतं आणि तो तिथेच उभा राहून वाकून तिच्या एक्सप्रेशन पाहत होता नकळत तिचे लक्ष गेले समीर तू अजून इथेच काय करतो आहेस तो हसू लागला आणि तिलाही हसू आलं जातोस का आता त्याला फटके मारले आणि जवळजवळ हॉलमध्ये ढकलले तिलाही त्याचे खूपच हसू येत होतं समीर चल जेवण झालंय ये ना जेवायला हो आलोच ग तो बहुतेक मोबाईलवर होता ती म्हणते एवढं महत्वाचं काय चाललंय समीर लवकर ये रे हो ग एक दोन मिनिटात आलोच मी तू बस ना तो जवळजवळ पाच मिनिटांनी आला हां वाढ आता तिने मुकाट्याने त्याला आणि स्वतःलाही वाढून घेतले दोघेही खाऊ लागले तिला त्याचा उशिरा येण्याचा जरा रागच आलेला त्यामुळे ती त्याच्याशी बोलत नव्हती आणि तो नताशाचा विचार करत होता की ती न्यूयॉर्कला आहे पण कोणत्याच सोशल मीडियावर का नाही आणि त्यांना कोणालाच कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न का नाही करत आहे नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो शर्वरीचं एकदा त्याच्याकडे लक्ष गेलं पण तो कसल्या तरी विचारात होता एवढा काय विचार चाललाय याचा जाऊ दे मला काय करायचंय तिचं जेवण संपवून तिने त्याला पाणी देऊन सरळ बेडरूममध्ये येऊन पडली तो जेवण झाल्यानंतरही विचारातच इकडे तिकडे फिरत होता बराच वेळ गेला पाहतो तर घड्याळात नऊ वाजलेले अरे ही शर्वरी कुठे गेली त्याला अचानक आठवलं तो पटकन बेडरूममध्ये आला तर ती झोपलेली अरे यार तो बाकीच्या रूममधील लाईट्स बंद करून बेडवर जाऊन बसला का कोणास ठाऊक त्याला वाटलं ती जागी असणार पण ही माझ्याशी काहीच का नाही बोलली त्याने अंगावर ब्लँकेट पांघरून घेतलं आणि म्हणाला अरे चा झोप लागली वाटतं हिला चला मी पण झोपतो असं म्हणत तसाच एका अंगावर राहून तिला पाहू लागला काही वेळ तिने काहीच हालचाल केली नाही जणू झोप लागली असं नाटक केले पण त्याची काही हालचाल नाही हे पाहून खरंच तो झोपला का हे पाहायला वळली तर तो तिच्याकडे पाहतोय हे पाहून पुन्हा वळणार तोपर्यंत त्याने तिला जवळ ओढले तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मला फसवतेस मला या समीरला हम्म त्याच्या अशा पाहण्याने ती हरली कसला आहे रे तू आय हेट यू हो पण आय लव्ह यू ना तो म्हणतो बट आय हेट यू म्हणेपर्यंत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले एरवी कधीही न हरणारी शर्वरी आजकाल त्याच्यासमोर सतत हरत होती त्याचं कारण तिलाही कळत नसायचं सकाळी ऑफिसला जायचं तर लवकर उठून ती दोघांचा डब्बा बनवत होती आणि समीर स्वतःची बॅग भरून ठेवत होता नाश्ता तयार करून टेबलवर आणून ठेवला तोच समीर पण रेडी होऊन आला हे ग काय एवढं सगळं कशाला करत बसली तू असू दे रे बस ना नाश्ता करायला आणि हा तुझा टिफिन इथे ठेवतीये ती म्हणाली हम्म थँक्यू तू नाही का बसणार आहे तो विचारतो हो आलेच असे म्हणत ती पटकन आवरून येऊन बसली काहीतरी मेल चेक करतच तो नाश्ता करत होता त्याच्या आधी ती संपवून जायलाही रेडी झाली पण त्याच्या लक्षातही नाही आले आणि त्याला असं काम करताना पाहून गालावर किस करून किचनमध्ये गेली ती विचारते तुला वेळ लागणार असेल तर मी निघू का झालंय ग एक काम कर ना तुझे कपडे घेतलेस का तो म्हणाला ती बोलते का मला नाही समजले तो सांगतो अग असं काय करते आहेस उद्या मी जाणार नाही का मग तू काय एकटी राहणार आहेस का इथे आज रात्री आपण मॉम डॅडकडे जाणार आहोत ती म्हणते अरे हो मी विसरलेच थांब आलेच अरे पण आईबाबांकडून आले तेव्हाची बॅग आहेच ना भरलेली तीच नेते बरं चालेल चल निघू असे म्हणत तो उठला इतका वेळ तिच्याकडे पाहिलेही नव्हते त्याने तिला जवळ ओढून एक घट्ट मिठी मारली आता चल तिने यावर गोड स्माईल केली आणि तो डोळे मिचकावत हसला त्या दिवशी ऑफिसमधून ते डायरेक्ट त्याच्या मॉम डॅडच्या घरी गेले समीरने त्यांना तशी आधीच कल्पना दिली होती ती फ्रेश होऊन किचनमध्ये हेल्प करायला गेली आणि तो रोहन रोहनसोबत गप्पा मारत हॉलमध्ये बसलेला किचनमध्ये जाताच हाय दी कशी आहेस शर्वरी विचारते मी छान तू श्रिया म्हणाली शर्वरी म्हणते मीही छानच बरं मला सांग ना तू काय बनवायचं आहे मी बनवते तू बस आता मी आली आहे ना श्रिया सांगते अगं ठीक आहे ग तशा पण मॉम ही येतात हेल्प करायला नको म्हटलं तरी ऐकत नाही हो मग ठीक आहे ना बरोबरच आहे त्यांचे शर्वरी म्हणाली शर्वरी कशी आहेस बाळा मॉम विचारतात शर्वरी सांगते मी छान आहे मॉम तुम्ही कसे आहात मॉम सांगतात मी पण एकदम छान बरं झालं तू आलीस ते तुला भेटायचंच होतं श्रिया तू आराम कर जा मी आहे तिला मदतीला श्रिया म्हणते हो पण मॉम ठीक आहे एवढं काय त्यात मॉम म्हणाल्या हो बरोबर बोलत आहेत तू जा दी मी करते शर्वरी म्हणाली श्रिया सांगते ओके काही वाटलं तर सांगा शर्वरी शरू म्हणते हो ग नक्की ती निघून जाते मॉम म्हणतात अग तिला जेवण बनवताना वासाने त्रास होतो म्हणून शर्वरी विचारते हो बरं मला सांगा काय काय बनवायचं ते म्हणजे मी बनवते मॉम सांगतात कुकर झालाय भाजी आणि पोळी राहिली आहे फक्त बरं झालं आता चार दिवस तेवढंच तू आली आहेस तर तिलाही चेंज होईल हो ना शरू म्हणाली दोघींनी गप्पा मारत जेवण बनवले काही वेळाने सगळे जेवायला बसले काय रे आता किती दिवसांसाठी बेंगलोरला जाणार आहे समीर डॅड विचारतात चार दिवसांसाठी चाललोय हो पण शर्वरीला कसं करमणार ना श्रिया म्हणाली ती मात्र शांतपणे वाढत होती अरे आत्ताच टेन्शन आलं का शर्वरीला काय ग रोहन विचारतो असं काही नाही हा ब्रो ती म्हणाली तरी तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते आणि तो तिला पाहून जरा गालातच हसत होता बँगलोरला गेल्यावर समीरला नताशा भेटेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा मी वाट पाहते सविताताई प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे खूप आभार तुम्हाला कथा आवडते ना मग एक लाईक तर करा ना खूप मेहनत घेतो आहे तुमचे लाईक्स आणि प्रतिक्रिया आल्या तर मेहनत सफल होते असं वाटेल तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही टॉक्सला सबस्क्राईब करा थँक्यू